श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय चोवीसावा युद्धकांड आतावे करावे तरी काय गोपुरावर चढून रामाच्या सैन्याचे निरीक्षण करणाऱ्या रावणाची प्रचंड दहा छत्रे लक्ष्मणाने एका बाणात उडवली त्यासरशी रावण गोपुरावरून गडबडीने खाली आला त्याने घाईघाईने आपली राजसभा बोलावली सारे मंत्री जमले त्यांना उद्देशून रावण म्हणाला यावेळी माझे दोन माझे दोन मुख्य हेतू आहेत एक राम लक्ष्मणाचा त्यांच्या सैन्यासह विध्वंस करावा व दुसरे सीता मला वश व्हावी या दोन इच्छा पूर्ण झाल्यास मला कोणतीच काळजी नाही त्यावर प्रधान वज्रदंड म्हणाला महाराज तुम्ही सीतेला इतके का घाबरता तिचे इतके आर्गव का करता तिला तुम्ही बळजबरीने आपल्या शह्यागृहात घेऊन जा त्यावर रावण म्हणाला तसे मला करता येत नाही रे ब्रह्मदेवाने मला शाप दिला आहे मी कोणा स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला तर माझ्या शरीराचे शंभर तुकडे होतील त्या शापामुळे डोळे फुटलेल्या सिंहाप्रमाणे पंजे तुटलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या भुजंगाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे म्हणून तर सीता आपल्या इच्छेनेच मला वश होईल अशी काहीतरी युक्ती काढली पाहिजे तेव्हा दुसरा प्रधान विद्युत जीव म्हणाला मी कपटविद्येने रामाचे शिर आणि त्याच हातातील धनुष्य निर्माण करतो ते आपण सीतेला नेऊन दाखवू म्हणजे सीतेचे हृदय परिवर्तन होईल आणि ती तुला वश होईल ते ऐकून रावण अतिशय आनंदित झाला विद्युत जीवाला रावणाने आज्ञा दिली तू लवकरच अशोकवनात रामाचे मस्तक आणि धनुष्य घेऊन ये रघुवरा बोलत का नाही रावण तातडीने अशोकवनात गेला सीतेला तो सांगू लागला तू इतके दिवस धैर्य धरलेस खरे पण ते फुकट गेले आता तरी तू माझा स्वीकार कर मंदोदरीसह सर्व राण्या तुझ्या दासी होतील सबंध लंका नगरी तुझ्या आज्ञेत राहील तुझा पती राम मरण पावला सागरावर सेतू बांधून ते सर्व आले खरे पण माझा प्रधान प्रहस्त याने रामाचे शिर तोडून टाकले लक्ष्मण अयोध्येत पळून गेला वानर सैन्य राक्षसांनी गिळंकृत केले तिकडे रक्ताचे पाठ वाहत आहे तुला हे सर्व खोटे वाटत असेल तर आत्ताच तुझी खात्री पटेल तेवढ्यात विद्युत जीव रामाचे शीर घेऊन धावत आला त्याने रामाचे धनुष्य आणि शीर सीतेपुढे ठेवले ते पाहून सीतेला मूर्छा आली आणि ती धरणीवर कोसळली थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर रामाचे शिरकमळ हृदयाशी धरून सीता आक्रोश करू लागली सीतेचा तो शोक पाहून धरणी कंप पाहू लागली माझ्यासाठी तुम्ही सागरावर सेतू बांधला पण वाल्मिकीने केलेले भविष्य खोटे ठरले काय रामा मी आता कोणाला शरण जाऊ रघुवर आपण बोलत का नाही सीतेने शिरकमळासह अग्निप्रवेशाची तयारी केली रावणाला कळू आले की काही झाले तरी सीताचा तो सोडत नाही आपल्याला वश होत नाही तेव्हा रावण त्रस्त होऊन निघून गेला रावण निघून जाताच गुप्तपणे विभीषणाची राणी सर्मा सीतेजवळ आली ती सीतेची समजूत घालून म्हणू लागली माते शोक कशासाठी करतेस राम सुवेल पर्वतावर सेनेसह सुखरूप आहे तुला वश करण्यासाठी रावणाने हे रामाचे शिर व धनुष्य मायेने निर्माण केले आहे तुझ्या स्वयंवराच्या वेळेपेक्षा रामाजवळील आत्ताचे धनुष्य बळकट आहे ते प्रहस्ताला कसे मिळेल शर्मा इतके सांगत होती तोच ते शीर आणि धनुष्य अचानक गुप्त झाले सीतेने शर्माला आपल्या हृदयाशी धरले तिच्या चातुर्याची प्रशंसा करून ती म्हणाली सखे तूच ओळखलीस या राक्षसाची कपटनीती तूच या लंकेची राणी होती एकाएकी आकाशवाणी झाली अयोध्यानाथ सुखरूप आहे ते ऐकून सीतेचा आनंद गगनात मावेना सर्वाभूती राम आहेत पण मंदोदरी सीता संवाद चिंताक्रांत रावण मंदोदरीला म्हणाला तू माझे हित करण्यासाठी अशोकवनात जा सीतेची समजूत घाल आणि माझ्याकडे तिला आण मंदोदरीला सीता दर्शनाची ओढ मनातून होतीच सर्व नाश टाळण्यासाठी पतीचे हित करण्यासाठी मंदोदरी अशोक गेली दोघी पतिव्रता एकमेकींना दृढ आलिंगन देऊन भेटल्या जणू गंगा यमुना एकत्र येऊन त्यांचा प्रयाग क्षेत्री संगम झाला असे वाटले मंदोदरी सीतेला म्हणाली आज तुझे दर्शन झाले माझ्या आयुष्यात आज खरोखर सुजीन उगवला आहे थोडेसे बोलणे झाल्यावर मंदोदरी सीतेला म्हणाली सर्वाभूती राम आहे ना सर्व देहामध्ये राम असेल तो तो लंकापतीमध्ये राम आहे मग रावण आणि राम यांच्यात तू फरक का मानते लंकापतीत राम नाही असे का तू समजतेस तेव्हा सीता मंदोदरीचे समजूत घालून म्हणाली राम हा सर्वव्यापी व भेदरहित आहे तेथे रावण कोण सीता कोण मंदोदरी कोण नाना रूप हा सगळा मृगजळाचा भास आहे जे जे दिसते ते ते नाशिवंत आहे सीतेचे या बोलण्याने मंदोदरीच्या मनाचे समाधान झाले द्वैत भाव या क्षणापासून नाहीसा झाला वस्तुवस्तूतील भेद आणि फोळपणा कळला आणि मंदोदरीतील आत्माराम प्रगट झाला मंदोदरी ब्रह्मानंदी डोलू लागेल अंतरात आनंद साठवून मंदोदरी सावध झाली सीतेचे चरण धरून मंदोदरी स्वतःला धन्य मानू लागली नंतर मंदोदरी रावणाकडे जाऊन सांगू लागली नाथ तप्त लोखंडावर सांडलेले पाणी जसेच्या तशी परत मिळेल पण काहीही झाले तरी सीता तुम्हाला वश होणार नाही स्वकुलाचा घात होईल असे वर्तन सुभद्र लोक करत नाही महाराज रामाची पत्नी सीता त्याला परत द्या काया वाचा मनाने तुम्ही त्या रघुनंदाला रघुनंदनाला शरण जा आणि आपल्या कुळाचा उद्धार करून घ्या त्या भीभीषणाने पहा कसे स्वतःचे कल्याण करून घेतले ज्याने समुद्रावर पाषाण चारले त्या प्रतापवीराचा द्वेष करून मृत्यूला का जवळ करता मंदोदरी रावणाशी गोड गोड बोलून रावणाचे समाधान करू पाहत होती अनर्थ टाळू पाहत होती रावण म्हणाला प्रिये तुझे म्हणणे खरे आहे पण पुरुषार्थ सोडून जिवंत राहण्यात काय अर्थ आहे मी माझा पराक्रम विसरून रामाला शरण जाऊ का पुरुषार्थ टाकून जीवन जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे रघुनंदन हा आदिपुरुष आहे हे मी ओळखतो तो माझ्याशी युद्धाची इच्छा करून सागर तरुण आला आहे मी माझा पराक्रम दाखवेन आणि रामाला युद्धात जिंकेन रावणाचे हे सर्वनाशाचे बोलणे ऐकून चिंतेने व्याकुळ झालेली मंदोदरी दुःखसागरात बुडाली रावण पुन्हा उठला तो उंच गोपुरावर चढून वानर सैन्याची पाहणी करू लागला भूपतीस हे साहस मुळीन शोभले इकडे त्याच वेळेस राम वानर सैन्याला म्हणाला हा इतका उंच सुवेल पर्वत आहे आपण त्यावरून लंकानगरी पाहूया रामाचा एक हात विभीषणाने धरला आणि दुसरा सुग्रीवाने धरला जेव्हा सुग्रीवाने रावणाला पाहिले तेव्हा त्याने एकाएकी रामाचा हात सोडून आकाशात उड्डाण केले एखादे वज्र पर्वतावर जाऊन पडावे तसा सुग्रीव रावणावर आदळला स्वतःच्या बळाने उजव्या हाताने रावणाची दाही छत्रे खाली पाडली आणि डाव्या हाताने मुकुट खाली पाडली रावणाला सुग्रीवाने लाथाबुक्क्यांनी हैराण केले बराच काळपर्यंत मल्लयुद्ध झाले रावणाला तर वालीची आठवण झाली हनुमंत पुन्हा आला अशी लोकात अफवा पसरली सुग्रीवाची पकड थोडी ढिली होतात रावण जीव घेऊन पळाला सुग्रीव रामाचा जय जयकार करीत सुवेल पर्वतावर परत आला रामाने सुग्रीवाला हृदयाशी धरले देवाने आकाशातून सुग्रीवावर पुष्पवृष्टी केली पण राम सुग्रीवाला रागावून म्हणाला सुग्रीवा तू आज असा अविचार का केला तू राजा एकट्यानेच असे शत्रू पक्षात जाणे योग्य नाही सुखरूप लवकर परत आलास हे आमचे नशीब वानर सैन्यासह राम सुवेल पर्वता तळाशी आला सुग्री आणि भीभीषण त्याच्याजवळ बसले राम म्हणाला रावण युद्ध केल्याशिवाय सीता परत देईल असे वाटत नाही भीभीषण म्हणाला प्रथम साम दाम दंड यांचा प्रयोग करून शत्रू जिंकला जातो का ते पाहावे आधी रावणाला समिट करण्यास सांगा आपला चतुर्दूत रावणाकडे पाठवा रामाला विभीषणाचे म्हणणे पटले विभीषणाने अंगदालाच रावणाकडे पाठवण्याचे सुचवले सर्व वानरात हाच वानर चतुर आहे असे रामाला भीभीषणाने सांगितले जा झणी जा अंगदा रावणास सांग सांगवा रावणाकडे दूत म्हणून जाण्यासाठी आपली निवड झालेली ऐकतात अंगदाचे शरीर फुलून गेले बापू स्फुरण पाहू लागले अंगद रामासमोर हात जोडून उभा राहिला रामाची तो स्तुती करून म्हणाला प्रभो काय आज्ञा आहे रावण आणि कुंभकर्ण यांना इथे पकडून आणू का लंकासागरात बुडवून टाकू अंगदाचे हे बोलणे ऐकून राम प्रसन्न झाला रामाला वालीची आठवण झाली वालीचा मुलगा वालीसारखाच बलवान आहे हे त्याच्या लक्षात आले मग राम म्हणाला अंगदा तसे नको तू रावणाकडे जा त्याला युद्ध टाळण्यास सांग समेट करून तू सीतेला ताबडतोब सोडून दे आणि लंकेत सुखाने राज्य कर जर असे केले नाही तर तुझ्या सैन्याचा तुझ्या कुलासह नाश होईल असे सांग रामाचे बोलणे ऐकून अंगदाने राम लक्ष्मण भीभीषण यांना नमस्कार केला आणि उड्डाण केले तो थेट रावण रावण सभेत गेला एक वानर येत आहे असे पाहून सर्व राक्षस शस्त्रे सर्वां जागच्या जागी उभे राहिले आपसात म्हणू लागले एक वानर पूर्वी आला तो लंकानगरी जाळून गेला सुग्रीवाने रावणाची दहा मुकुट छत्रे पाडली हाही वानर न भिता निशंकपणे थेट सभेत आला आणि त्यांनी काही केले तर अंगद सर्व सभा निहाळू लागला व सर्व सभादा सदांना उद्देशून तो म्हणाला जो दुसऱ्या राजाकडून तुमच्या सभेसाठी आला त्याला तुम्ही कोणी काहीच विचारत नाही ही राजसभा आहे की मूर्खांची बैठक आहे मला पाहून तुम्ही घाबरलात का मीच माझे आसन करतो पा असे म्हणून सभेच्या खांबाला टेकून व शेपटाचे उंच वेटळ करून अंगद रावणापेक्षा उंच स्थान तयार करून त्या पुच्छासनावर बसला तो रावणाला म्हणाला गर्विष्ठा रावणा मी कशाकरता आलो ते तू विचारित नाही आता मी तुला माझी ओळख करून देतो मी वालीपुत्र अयोध्यापतीचं दूत तुला चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि तुझे मनोगत समजून घेण्यासाठी आलो आहे अध्याय तेवीस आणि चोवीस समाप्त